नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आज विषय घेऊन आली आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमेचं आध्यात्मिक रहस्य वास्तविक पाहिले तर बंधन हा शब्द कानावर आला की बंधन हे कोणालाही नकोसे असतं बरं का मग वयाने लहान असो मोठा असो बंधनात राहायला कोणालाही आवडत नाही परंतु रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणीही आनंदाने हात पुढे करताना दिसतो रक्षाबंधन हा सण आहे की पर्व हा प्रश्न आपल्याला उलगडून घ्यायचा आहे राखी बांधताना भावाला अनेक प्रकारची बंधने स्वीकारावी लागतात पहिलं तणाची रक्षा दुसरं धर्माची रक्षा तिसरा पवित्रतेची रक्षा चौथं काळापासून रक्षा आणि पाचवं मायारूपी विघ्नांपासून रक्षा अशा अनेक बंधनाची जबाबदारी त्याला स्वीकारावे लागते प्रत्येक मनुष्य जात धर्म वंश वडिलापार्जित घालून दिलेल्या परंपरेशी बांधील असतो सर्वच धर्माची लोक काही ना काही सण उत्सव साजरे करीत असतात परंतु भारता एवढे सण अन्य कोणत्याही देशात धर्मात साजरे केले जात नाहीत म्हणून भारताला सणांचा देश म्हटले जाते रक्षाबंधन नारळी पौर्णिमा हा सण भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक विशेष सण आहे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे नाते होय हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो पुराणातील कथेत देवदानवांच्या युद्धाच्या वेळी देवतांचा राजा इंद्रदेव पराभूत झाला होता व त्याने आपले स्वराज्य अर्थात स्वर्गाचे राज्य गमावले होते तेव्हा राजा इंद्राच्या पत्नीने एक रक्षासूत्र त्यांच्या हातावरती बांधले होते इंद्राच्या हातावर जेव्हा तेच रक्षासूत्र मंत्रुण बांधले इंद्राने दानवावर विजय प्राप्त केला म्हणून स्वर्गाचे राज्य परत मिळवले तेव्हापासून हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्याची प्रथा पडली आहे अशा अनेक पौराणिक कथा या सणाशी संलग्न आहेत कोणत्याही यज्ञाच्या जबाबदारीचे सूचक म्हणून त्यावेळेला लाल रंगाचा धागा हातावर बांधला जात असे त्या यज्ञ कंगन म्हटलं जायचं त्याचं नाव या पद्धतीने अभिवादित केलं जातं त्याचे पुढे राखीत रूपांतर झाले व बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली मोगल बादशहाच्या काळामध्ये हिंदू माता भगिनींच्या पवित्रतेची रक्षा करण्यासाठी म्हणून सुद्धा ही एक विधी अथवा पद्धत सुरू झाली होती त्यांच्या पवित्रतेवर घाला घालण्याची शक्यता निर्माण व्हायची तेव्हा बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक म्हणून त्या मुसलमान राजांना राखी पाठवत असत महाराणी करुणावतीने राजा हुमायूला भावाचे नाते जोडल्याची कथा सर्वश्रुत आहे बहादूर शहाने चित्तोडवर स्वारी केली महाराणा सांगा यांची पत्नी महाराणी करुणावती हिने राज्याच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या अस्तित्वाला धोका असल्याचे पाहून राजा हुमायूला तिने राखी पाठवली होती ती त्याने बांधली करुणावतीला त्याने बहीण मानली व तिच्या पवित्रतेच्या रक्षणार्थ तो आपल्या सैन्यासह चित्तोडकडे धावला परंतु हुमायू पोचण्यापूर्वीच करुणावतीने देह अग्नीला अर्पण केला होता तरीही करुणावतीला दिलेले वचन पाळण्यासाठी त्याने बहादूर शहाशी युद्ध करून त्याला पळवून लावले एवढे प्रेम व शक्ती राखीत दडलेले आहे काळ बदलला म्हणून काय झालं राखीच्या उद्देशाने आजही लोक चांगलेच परिचित आहेत उद्देश खूप चांगला आहे परंतु आजकाल केवळ शिष्टाचार म्हणून बहीण भावाला राखी बांधते महागडी राखी बांधणे गोडधोड खाऊ घालणे लोकांनी धर्माचे सर्व नियम मर्यादा धाबावर बसवलेले आहेत आणि धाब्यावर बसवल्यामुळे आज फक्त त्या प्रथा आणि विधी झालेल्या आहेत एकेकाळी मंदिरातून पूजल्या जाणाऱ्या स्त्रिया आपले दैवी स्वरूप विसरून पैशाची प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सिनेमात उघड्या शरीराचे प्रदर्शन घडवीत आहात त्याला पुरुषही जबाबदार आहेतच ही स्त्री देखील कोणाची बहीण आहे हा विचार देखील त्याच्या मनाला शिवत नाही याचेच आश्चर्य वाटते एकीकडे एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक चंद्रावर वस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि दुसरीकडे धर्मग्लानी नैसर्गिक आपत्तीचे परिणाम भोगत असूनही लोक अशा मार्गाच्या पतनाच्या मार्गावर अग्रेसर होतच आहेत याचे खूप आश्चर्य वाटते सरकारने स्त्रियांच्या रक्षणासाठी अनेक कायदे केले स्त्री पुरुषांना समान लेखण्याचा कायदाही लिहिला गेला स्त्रिया आणि पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करीत आहेत तरी देखील त्यांना सन्मानाने वागवले जात नाही कित्येक स्त्रियांना माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केला जातो अंगावर रॉकेल टाकून मारतात बलात्कार आर्थिक आणि शारीरिक शोषणही करतात जातीय दंगलीचे कारण अज्ञान आणि धर्माची शिकवण आहे धर्माची शिकवण चांगली असती तर मनुष्य पतनाकडे गेला नसता आणि म्हणूनच काही लोकांची वृत्ती इतकी वाईट आहे त्यामुळे धर्माला जोडण्यापेक्षा धर्माचा वापर समाजाला तोडण्यासाठी केला जात आहे आत्ता सध्याचं जे वेळ चालू आहे ती आहे संगम युगाची संगम युगात शिव परमात्मा सर्व मनुष्य आत्म्यांना विकारातून मुक्त करण्यासाठी पवित्रतेची राखी बांधत आहेत पवित्रतेची हमी स्त्रियांना नव्हे तर पुरुषांना सुद्धा देत आहेत जोवर पुरुष पवित्रतेचे व्रत घेत नाही तोवर नारीच्या पवित्रतेचे रक्षण असंभव आहे जो पवित्रतेचे रक्षण करतो पवित्रता त्याचे रक्षण करते स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे परंतु लोकांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी ईश्वरीय ज्ञान मदत करते राखी निर्भयता निश्चिंतपणा याचं प्रतीक आहे म्हणूनच हा सण आनंद आणि उत्सव साजरा म्हणून केला जातो पुराणात अशा अनेक कथा आहेत त्यापैकी एक कथा ही सुद्धा आहे की मनुष्य जेव्हा पतनाकडे जातो आणि पावनतेचा दृढ संकल्प घेतो तेव्हा तो स्वर्ग लोकाची प्राप्ती करतो आणि अशी महान प्राप्ती करवणारी ही रक्षाबंधनाची सुंदर प्रथा आहे आपल्याला रक्षाबंधनासाठी जे पर्यायी शब्दशोधक शब्द प्रयोग आहेत त्याचा शब्द आहे विषतोडक पर्व पुण्यप्रदायक पर्व यावरूनही कळते की विषतोडक पर्व अर्थात विषय विकारांपासून मुक्त करणारा हा पर्व आहे पुण्यप्रदायक पर्व अर्थात पवित्रतेच्या धारणेचे पुण्य प्रदान करणारा हा सण आहे कलियुगाच्या अंतामध्ये परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे राजयोग शिकवून पतितांना पावन बनवतात आणि पवित्रतेची राखी बांधतात आणि यमपाशापासून मुक्त करतात यमपाश अर्थात अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि अमर लोकात जाण्याचा योग शरीर सोडताना कुठल्याही प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागणार नाही हा त्यामागचा तात्पर्य अर्थ आहे पवित्रतेची राखी बांधल्यानंतर मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त होते मित्रांनो रक्षाबंधनाचा वास्तविक अभिप्राय काय आहे तो आपल्याला थोडक्यात सांगू इच्छिते राखी ज्याप्रमाणे बहीण आपल्या भावाला बांधते त्याप्रमाणे ब्राह्मण देखील यजमानाला राखी बांधतात रक्षणा रक्षाबंधनाचा उद्देश जर केवळ भावाने बहिणीची शारीरिक रक्षा करणे एवढ्यापुरताच मर्यादित असता तर ब्राह्मणाने यजमानाला राखी बांधण्याची गरज नव्हती ब्राह्मणाने तर पवित्र कर्म करावे असा नियम आहे ते त्या दिवशी केवळ राखी बांधत नाहीत तर कपाळावर अर्थात भ्रुकुटीमध्ये तिलक सुद्धा लावतात बहीण सुद्धा आपल्या भावाच्या कपाळी चंदनाचा तिलक लावते तिलक ही निशाणी आहे आत्मस्मृतीची आत्मस्मृती टिकणे अथवा आत्मरंगी रंगण्याचे प्रतीक तिलक आहे हाच परिवर्तनाचा आधार आहे मी शरीर नसून आत्मा आहे हा संकल्प मनुष्याला कडवीपासून मनुष्याला पवित्रतेची धारणा करवतो आणि कवडीपासून हिऱ्यासारखे बनवतो स्वतःला आत्मा समजण्याने परमपिता परमात्म्याची स्मृती जागृत होते आणि मग ईश्वरीय प्राप्तीचा अधिकार आपल्याला मिळतो याविषयी एक सुंदर काव्य आहे रक्षा करण्या पवित्रतेची राखी करी बांधीशी पवित्रतेच्या महामंत्राने तू इंद्रपदा पोचशी सर्व सुखे मिळती तुझला दृढ निश्चय धरिता जसा पिता तसेच आपण स्मृती ठेवा तू आता ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे पवित्रता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे रक्षाबंधन लेखाच्या पूर्वार्धात आपण एक कथा ऐकली होती इंद्रायणीने इंद्राला राखी बांधली या ठिकाणी इंद्र व इंद्रायणी नाते भावा बहिणीचे नाहीये पती पत्नीचे होते मग इंद्रायणीने इंद्राला राखी कशी बांधली व स्वर्गाचे राज्य पुन्हा कसे प्राप्त केले वस्तुत या कथेत रक्षाबंधनाचा भाव आहे ब्रह्मचर्याची पालना करणे गीतेच्या वचनानुसार काम विकार हे नरकाचे द्वार आहे हे आपण सर्वच जण जाणता पवित्रतेची राखी बांधणे हे प्रीतबुद्धीचे लक्षण आहे आणि संगमयुगात पवित्रतेची राखी बांधणे हे ईश्वरीय प्रीतबुद्धी असल्याचे लक्षण आहे कारण परमात्मा शिव परम पवित्र आहे त्याला सर्वाधिक प्रिय आहे ती पवित्रता त्यामुळे पवित्रतेचे पालन केल्यानंतर स्वयं परमात्मा आपली रक्षा करतात मायाजीत प्रकृती जीत बनवतात म्हणून म्हटले आहे विनाशकाले विपरीत बुद्धी विनशंती विपरीत बुद्धी विनशंती विनाशकाले बुद्धी विजयंती आणि म्हणूनच सृष्टीच्या महाभ भारी विनाशाच्या जवळीकतेला पाहून आपण सर्वजण लहान मोठ्या सर्वांनी आता मनातून पवित्र राहून विपरीत बुद्धी न बनता ईश्वरासोबत प्रीतबुद्धी ठेवूया पवित्रता केवळ सुख शांतीची जननी नसून ती परमात्म प्रेमाची अनुभूती करवणारी खूप मोठी संपदा आहे निशानी आहे रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर पवित्रतेची राखीवन धन्य धन्य बनवा हीच परम मंगल कामना आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार